अध्यायी सातवा असोत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून असोत्थाम्याची मानहानी शौनकाने विचारली सुत महोदय नारद निघून गेल्यानंतर सर्वज्ञानी सर्व शक्तिमान अशा व्यासांनी नारदांचा अभिप्राय ऐकून काय केले तेव्हा सूत म्हणाले ब्रह्मनदी सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे तेथे ऋषी नेहमी यज्ञ करतात तेथेच व्यासांचा स्वतःचा आश्रम आहे त्याच्या चारी बाजूला बोरीच्या झाडांचे सुंदर असे बन आहे त्या आश्रमात बसून त्यांनी आचमन केले आणि आपले मन एकाग्र केले त्यांनी भक्तियोगाच्या द्वारे आपले मन पूर्णतया एकाग्र आणि पवित्र केले आणि आदिपुरुष परमात्मा व त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेला पाहिले याच मायेने मोहित होऊन हा जीव मूलत तिन्ही गुणांच्या पलीकडील असूनही आपल्याला त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणाऱ्या अनर्थांना भोगतो भगवंताची भक्ती हे एकच या अनर्थाच्या निराकरणाचे प्रत्यक्ष साधन आहे परंतु संसारी लोक हे जाणत नाहीत हे लक्षात घेऊन व्यासाने श्रीमद भागवताची रचना केली याच्या केवळ श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी परम प्रेममय भक्ती निर्माण होते त्यामुळे जीवाचा शोक मोह आणि भय नष्ट होतात त्यांनी या भागवत संहितेची निर्मिती करून नंतर ती आपला वैराग्यशील पुत्र शुक याला शिकवली शौनकांनी विचारले श्री शुकदेव तर अत्यंत निवृत्त आहेत त्यांना कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही ते नेहमी आत्मचिंतनात रममान असतात असे असतात त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन कशासाठी केले तेव्हा सूत म्हणाले जे लोक ज्ञानी आहेत ज्यांची अविद्येची गाठ सुटली आहे आणि जे नेहमी आत्म्यातच रममान झालेले असतात असे लोकसुद्धा भगवंताची निष्काम भक्ती करतात कारण भगवंताचे गुण इतके मधुर आहेत की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात भगवान शुकदेव तर भगवत भक्तांना अत्यंत प्रिय आहेत आणि स्वतः भगवान असलेल्या व्यासांचे पुत्र आहेत त्यांच्या हृदयाला भगवंताच्या गुणांनी आकर्षून घेतली आहे आणि त्याचमुळे त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले आता मी राजर्षी परीक्षिताचा जन्म कर्म आणि मोक्ष तसेच पांडवाच्या स्वर्गारोहणाची कथा सांगतो कारण त्यातूनच भगवान श्रीकृष्णांच्या अनेक कथांचा उगम होतो ज्यावेळी कौरव पांडवाच्या युद्धात दोन्ही पक्षातील पुष्कळशे वीर मारले गेले आणि भीमाच्या गदाप्रहाराने दुर्योधनाची मांडी भंगली तेव्हा अतोत्थाम्याने आपला राजा दुर्योधन याची प्रिय करण्यासाठी द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांची मस्तके छाटून दुर्योधनाला भेट म्हणून आणून दिली हे दुर्योधनाला आवडले नाही कारण अशा नीच कर्माची सर्वजणच निंदा करतात त्या मुलांची माता द्रौपदी आपल्या पुत्रांच्या निधनाची वार्ता ऐकून अत्यंत दुःखी झाली तिच्या नेत्रातून आसवे वाहू लागली ती रडू लागली अर्जुन तिचे सांत्वन करीत म्हणाला हे कल्याणी जेव्हा मी त्या आतताई अधम ब्राह्मणाचे मस्तक माझ्या गांधीव धनुष्याच्या बाणांनी छाटून तुला ते भेट म्हणून आणून देईन आणि जळलेल्या आपल्या मुलांचा अंत्यविधी झाल्यावर तू त्या मस्तकावर पाय ठेवून स्नान करशील त्याशिवाय मी तुझे अश्रू पुसले असे होईल अर्जुनाने अशा मधुर विलक्षण शब्दांनी द्रौपदीचे सांत्वन केले आणि आपली सुरद भगवान श्रीकृष्णांना सारथी बनून अंगावर कवच धारण करून आपले भयंकर गांडीव धनुष्य घेऊन तो रथावर बसला आणि गुरुपुत्र असो थांब्याचा त्याने पाठलाग सुरू केला मुलांची हत्या केल्याने घाबरलेला अश्वत्थामा अर्जुन आपल्यावर चालून येत असल्याचे पाहून आपले प्राण रक्षण करण्यासाठी जेथपर्यंत पळून जाता येईल तिथेपर्यंत पळ सुटला जसा रुद्राला भिवून सूर्य पळाला होता त्याप्रमाणेच जेव्हा ब्राह्मणपुत्राने पाहिले की आपल्या रथाचे घोडे थकले आहेत आणि आपण असहाय्य आहोत तेव्हा आपल्या रक्षणाचे एकमात्र साधन केवळ ब्रह्मास्त्रच आहे हे त्याने ओळखले जरी त्याला ब्रह्मास्त्र परत घेण्याची विद्या अवगत नव्हती तरी प्राणावर बेतलेले संकट पाहून त्याने आचमन केले ध्यानस्थ झाला आणि ब्रह्मास्त्र सोडले त्या अस्त्राचे सर्व दिशेना एक प्रचंड तेज पसरले अर्जुनाने जाणले की आता आपल्या प्राणावरच बेतले आहे तेव्हा त्याने श्रीकृष्णांना प्रार्थना केली अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा महाभाऊ आपण भक्तांना अभय देणारे आहात संसाराच्या धगधगत्या आगीत होरपडून निघणाऱ्या जीवांना त्यापासून मुक्ती देणारे ही आपणच आहात आपण आदिपुरुष प्रकृती पलीकडील साक्षात परमेश्वर आहात मायेला आपल्या शक्तीने निरस्त करून आपण आपल्या अद्वितीय स्वरूपात स्थित असता मायेने मोहित झालेल्या जीवांना आपण आपल्या प्रभावाने धर्मादी स्वरूप कल्याणाचा मार्ग दाखवता पृथ्वीवरील दैत्यांचा भार नाहीशा करण्यासाठी आणि तुमच्या अनन्यप्रेमी भक्तांनी तुमचे निरंतर स्मरण ध्यान करावे यासाठीच तुमचा हा अवतार आहे स्वयंप्रकाश रूप श्रीकृष्ण हे भयंकर तेज सर्व दिशांनी माझ्याकडे येत आहे हे काय आहे आणि ते कुठून येत आहे याचे मला ज्ञान नाही तेव्हा भगवान म्हणाले अश्वत्थाम्याने आपल्यावर प्राणसंकट आल्याने हे ब्रह्मास्त्र सोडले आहे परंतु हे पुन्हा मागे कसे घ्यावे याचे त्याला ज्ञान नाही या अस्त्राचा पाडाव करण्याची अन्य कोणत्याही अस्त्रात शक्ती नाही तू शस्त्रास्त्र विद्यात चांगली जाणतोस तुझ्या ब्रह्मास्त्राच्या तेजानेच या ब्रह्मास्त्राचे प्रचंड तेज शमव सूत म्हणाली शत्रू पक्षातील वीरांना मारण्याचा अर्जुन निपुण होता भगवंताचा सल्ला ऐकून त्याने आचमन केले भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मास्त्राचे निवारण करण्यासाठी दुसऱ्या ब्रह्मास्त्राची योजना केली बाणांनी वेढलेल्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांचे तेज सूर्य आणि अग्निप्रमाणे एकमेकांना टक्कर दिल्याने आकाश आणि सर्व दिशांना व्यापून टाकत वाढू लागले तिन्ही लोकांना जाळणाऱ्या वाढत जाणाऱ्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांच्या ज्वाळाने पोळणाऱ्या प्रजेला प्रलयकाल ओढवला असे वाटले त्या आगीने तिन्ही लोकांनी प्रजेचा नाश होत असलेला पाहून भगवंताची आज्ञा घेऊन अर्जुनाने ती दोन्ही ब्रह्मास्त्रे आवरून घेतली अर्जुनाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते झडप घालून त्याने क्रूर थांब्याला पकडून एखादा पशु दोरखंडाने बांधावा तसे त्याला बांधले अर्जुन मोठ्या ताकदीने अश्वत्थाम्याला दोरीने बांधून शिबिराकडे नेणार होता तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्ण कोपाविष्ट होऊन त्याला म्हणाले पार्था या अधम ब्राह्मणाला जिवंत सोडून देणे उचित नाही त्याचा वध कर रात्री झोपलेल्या निरपराध मुलांची यांनी हत्या केली आहे धर्माचरण करणारा पुरुष मद्याने धुंद बेसावध वेडसर झोपलेला बालक स्त्री अविवेकी शरणागत रथहीन आणि भयभीत अशा शत्रूला कदापि मारित नाही जो दुष्ट आणि क्रूर पुरुष दुसऱ्यांना मारून आपल्या प्राणांचे पोषण करतो त्याचा वध करणेच श्रेयस्कर आहे कारण अशा प्रवृत्तीचा माणूस जिवंत राहिला तर तो आणखी पाप करील आणि नरकात जाईल शिवाय माझ्या देखत तू द्रौपदी पुढे प्रतिज्ञा केली होतीस की हे मानिनी ज्याने तुझ्या पुत्रांचा वध केला त्याचे मी मस्तक तोडून आणेन या पापी कुलाला कलंक असलेल्या आतताईने तुझ्या पुत्रांचा वध केला एवढेच नव्हे तर आपला स्वामी दुर्योधन यालाही दुःखित केले आहे म्हणून हे वीर अर्जुना तू याचा वध कर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या धर्माचरणाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून अर्जुनाला अशी प्रेरणा दिली खरी परंतु अर्जुनाचे हृदय विशाल होते जरी असोत्थाम्याने त्याच्या पुत्रांची हत्या केली होती तरी गुरुपुत्राला मारण्याची अर्जुनाची इच्छा नव्हती यानंतर आपला मित्र आणि सारथी श्रीकृष्णाबरोबर तो युद्धाच्या छावणीत परतला आणि त्यांनी आपल्या मृतपुत्रांचा शोक करीत असलेल्या द्रौपदीकडे असोत्थाम्याला सोपवले द्रौपदीला दिसले की असोत्थाम्याला पशुसारखे बांधून आणले आहे निंद्यकर्म केल्याने तो खाली पाहत होता आपले अनिष्ट करणाऱ्या गुरुपुत्र असोत्थाम्याला अशा प्रकारे अपमानित केल्याचे पाहून द्रौपदीच्या कोमल हृदयात करुणा उत्पन्न झाली आणि तिने असोत्थाम्याला नमस्कार केला गुरुपुत्राला अशा प्रकारे बांधून आणल्याचे सती द्रौपदीला सहन झाली नाही ती म्हणाली सोडा सोडा याला हा ब्राह्मण आहे म्हणून आपल्याला पूज्य आहे ज्यांच्या कृपेने संपूर्ण रहस्यासह धनुर्वेद त्यांचे प्रयोग आणि उपसंहारासह सर्व शस्त्रास्त्रांचे ज्ञान आपण प्राप्त केले ते आपले आचार्य द्रोण पुत्राच्या रूपाने आपल्या समोर उभे आहेत त्यांची अर्धांगिनी वीरमता कृपी सती गेली नाही ती अद्याप जिवंत आहे हे धर्मज्ञ ज्या गुरुवंशाची नित्य पूजा करून ज्याला वंदन केले पाहिजे त्याला व्यथित करणे योग्य नाही ज्याप्रमाणे आपली मुले मारली गेल्यामुळे मी दुःखी होऊन रडत आहे आणि सारखी असरू ढाळीत आहे तसे याच्या पतिव्रता माता गौतमीने रडू नये ज्या उत्सृंखला राजाने आपल्या दुष्कृत्याने ज्या ब्राह्मण कुलाला राग आणला असेल ते कोपिष्ट ब्राह्मण कुल त्या राजांना त्यांच्या परिवारासह शोकाग्नीमध्ये ढकलून लगेच त्या कुळाशी भस्म करतील ब्राह्मण हो द्रौपदीचे म्हणणे धर्म आणि न्यायाला अनुसरून होते त्यामध्ये कपट नव्हते तर करुणा आणि समदृष्टी होती म्हणून राजा युधिष्ठराने राणीच्या या हितकारक श्रेष्ठ वचनांचे कौतुक केले त्याचबरोबर नकुल सहदेव सात्यकी अर्जुन स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री पुरुषांनी द्रौपदीच्या म्हणण्याला पुष्टी दिली त्यावेळी भीष्म क्रुद्ध होऊन म्हणाला ज्यांनी झोपी गेलेल्या मुलांना स्वतःसाठी किंवा आपल्या स्वामीसाठी नव्हे तर निष्कारण मारले आहे त्याचा वध करणेच उत्तम होईल द्रौपदी आणि भीमाचे म्हणणे ऐकून अर्जुनाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले पापकृत केलेल्या ही ब्राह्मणाचा वध करू नये आणि आत्ता हिला तर मारले पाहिजे या दोन्ही गोष्टी मी शास्त्रात सांगितल्या आहेत म्हणून माझ्या दोन्ही आज्ञांचे पालन कर द्रौपदीचे सांत्वन करताना तू जी प्रतिज्ञा केली होती तिचे पालन कर त्याचबरोबर भीम द्रौपदी आणि मला जे प्रिय असेल तेच कर सूत म्हणाली अर्जुनाने भगवंताच्या म्हणण्याचा मतितार्थ लगेच जाणला आणि त्याने आपल्या तलवारीने अस्वत्थाम्याच्या डोक्यावरील मणी केसासह उपटून काढला मुलांची हत्या केल्यामुळे तो अश्वत्थामा अगोदरच सत्वहीन झाला होता त्यात त्याचा मनी आणि ब्रह्मतेजही नाहीशी झाली अशा त्याचे दोरखंडाचे बंधन सोडून अर्जुनाने त्याला शिबिराच्या बाहेर घालवले मुंडन करणे धन काढून घेणे आणि निर्वासित करणे हाच अधम ब्राह्मणांचा वध होईल याखेरीज त्यांच्यासाठी शारीरिक वध शास्त्राने सांगितला नाही पुत्रांच्या मृत्यूमुळे द्रौपदी आणि सर्व पांडव शोकाकुल झाले होते नंतर त्यांनी आपल्या मृत बांधवाची अंत्यविधी पार पाडली या ठिकाणी सातवा अध्याय समाप्त झाला भगवान श्री श्रीकृष्णार्पणमस्तू